रामकृष्ण गोविंद आपण आता पहिला स्कंद नववा अध्यायातला एकोणचाळीसावा श्लोक बघणार आहोत आणि हे प्रवचन आहे तेहतीसावं श्लोक असा आहे भगवंत समोर उभे आहेत भीष्माचार्यांच्या आणि भीष्माचार्य त्यांच्याशी संवाद सोडत सो करत करत प्राण सोडणार आहेत तर ते असं म्हणतात विजयरथ कुटुंब धृत धृतहय रश्मिनी तच्छ्रिये क्षणीये भगवती रतिरस्तु मे मुमूर्षोर यमिह निरीक्ष हता गता स्वरूपम श्लोकाचा अर्थ असा आहे अर्जुनाच्या रथाचे रक्षण करण्यासाठी डाव्या हातात घोड्याचा लगाम आणि उजव्या हातात चाबूक घेतल्यामुळे सुंदर दिसणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मरणासन्न असलेल्या माझी परमप्रीती निर्माण होवो युद्धात मरणारे वीर याच रूपात दर्शन करीत राहिल्या कारणाने सारुप्य मोक्षाला प्राप्त झाले आहे या स्तोत्रामध्ये जे भगवंतांचं वर्णन केलेलं आहे ना ते जर मला मृत्यूसमयी आठवलं तर मला सुद्धा सारुप्य मुक्ती प्राप्त होईल सारुप्य मुक्ती काय म्हणतात भीष्माचार्य अर्जुनाच्या रथाचे रक्षण करण्यासाठी दाव्या हातात घोड्याचा लगाम आणि उजव्या हातात चाबूक घेतल्यामुळे सुंदर दिसणाऱ्या पुढे बसलेत रथ तुम्ही चित्र डोळ्यापुढे आणा रथाचं चित्र डोळ्यापुढे आणा तो रथ अर्जुनाचा आहे याची कल्पना करा सामान्य योद्ध्याचा रथ नव्हे केवढा मोठा असेल शस्त्रसंभार त्याच्यात होता तो रथ केवढा असेल पुढे किंचित खालच्या बाजूला कारण अर्जुन असा वर दिसला पाहिजे योद्धा किंचित खालच्या बाजूच्या हौद्यात भगवान बसलेले आहेत डाव्या हातात घोड्यांचे लगाम आहेत चार घोडे आहेत आणि उजव्या हातात चाबूक आहे एक पाय असा डावीकडे एक पाय उजवा जरा मोडलेला गुडघ्यात अशा या विरोचित आसनात बसून ते रथाचं सारथ्य करतायत रथाचं सारथ्य करणाऱ्या माणसाला रथ जो योद्धा आहे त्याच मन जाणून त्याला कुणाशी युद्ध करायचं आहे कुठल्या बाजूनी करायचं आहे कुठल्या शस्त्रांनी किंवा अस्त्रांनी तो करणार आहे हे सगळं अंदाजानं जाणून बरोबर त्याचा रथ अमुक ठिकाणी उभा करण्याचं कौशल्य पाहिजे त्याप्रमाणे भगवंत हे अर्जुनाचा रथ बरोबर ज्याच्या समोर युद्ध करायचो ज्याच्याशी युद्ध करायचो त्याच्या समोर बरोबर उभे करत होते असे ते भगवान श्रीकृष्ण रथात बसलेले सौंदर्यवान बर सौंदर्यवान सुद्धा म्हणता येणार नाही बरं का सौंदर्य ते मदनाचा कोट्यावधी मदनाला जाळून टाकावं इतकं त्यांचं सौंदर्य होतं पण आताचं सौंदर्य काय आहे रक्तबंबाळ झालेत प्रत्येक बाण त्यांना घासून चाटून जातोय अर्जुनाकडे आणि त्यांचं कवच फुटलेलं आहे घामेजलेले आहेत काय अवस्था झाली असेल त्यांची सुद्धा भीष्माचार्यांच्या समोर असे हे भगवान त्या रणभूमीवर त्या वेशात आणि त्या आवेशात काय सुंदर दिसत असतील तर असे हे चित्र डोळ्यापुढे आणून भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मरणासन्न असलेल्या माझी परमप्रीती निर्माण हो अहो साध एक प्रवचन ऐकण्यापूर्वी मन जर एकाग्र होत नाही आपण किती किती किती कॉपी पेस्ट करण्यात मग्न असतो आणि ते त्याच्या तुलनेमध्ये मरणासन्न अवस्था असताना अशा विरोचित वीराला शोभणाऱ्या भगवंतांच्या अशा आवेशाचं स्मरण करणं सोपी गोष्ट आहे का प्रयत्नाशिवाय साधणार आहे का ते आणि असे श्लोक म्हणून डोळ्यासमोर ते चित्र आणून काय त्या भगवंतांच्या आणि त्या अर्जुनाच्या रथाच्या वरती मारुतराज स्थापित झालेले आहेत काय असेल कसा असेल मला काय कल्पना करता येत नाही मला एकदा वाटतं सोन्याचा रथ असेल एकदा वाटतं रथ म्हटला तरी सुद्धा तो योद्धाला शोभेसाच असला पाहिजे तो साधाच असला पाहिजे फक्त अर्जुनाचा म्हटल्यावर खूप मोठा असणार उत्तम असणार दणदणीत असणार त्याचं सामर्थ्य प्रचंड असणार त्याच्यामध्ये शस्त्रसंभार भरपूर असणार दिवसभर त्याला कमी पडणार नाही अर्जुनाला एवढं सामान बाण शस्त्र अस्त्र सगळं त्याच्यात असणार असा तो रथ असे ते रथी मरणासन्न असलेल्या माझी परमप्रीती त्यांच्याबद्दल निर्माण होवो आणि युद्धात मरणारे वीर याच रूपाचे दर्शन करीत राहिल्या कारणाने सारुप्य मोक्षाला प्राप्त झाले तुम्हाला माहितीये का तुम्हाला माहितीये का ज्या दिवशी युद्ध एक तर तुम्हाला सांगतो युद्धाचा प्रत्यक्ष युद्धाचा काळ अठरा दिवसाचा होता हे सत्य आहे पण एकंदरीत युद्धाचा काळ छत्तीस दिवसाचा होता त्याचा अर्थ असा आणि हे कशावरून महाभारतामध्ये युद्धापूर्वी भगवान बलराम युद्ध सोडून निघून गेले आणि ते युद्ध समाप्तीच्या दिवशी परत आले आणि तो दिवस छत्तीसावा होता आणि छत्तीस दिवस हे युद्ध चाललं याचा अर्थ असा आहे त्या काळामध्ये अहो त्या रणभूमीचा कुरुक्षेत्रावर मी काय कुरुक्षेत्र बघितलेलं नाहीये पण मी कल्पना केली आजचं नाशिक शहर आणि नाशिक रोड हे दोन्ही मिळून जेवढा परिसर होईल तेवढ्या संपूर्ण हैदराबाद आणि सिकंदराबाद किंवा मिरज सांगली कुपवाड महानगरपालिका हा जो केवढा प्रचंड होईल ना एरिया पुणे आणि चिंचवड हा केवढा प्रचंड एरिया होईल एवढी रणभूमी होती या रणभूमीवर हत्ती हत्तीवरती बसणारे घोडा घोड्यावर बसणारा घोडेस्वार रथात बसणारा रथी सारथी पदाती सगळे मिळून साधारण पंचेचाळीस लाख सैन्य होतं आणि त्या पंचेचाळीस लाख सैन्यापैकी दररोज लाख दीड लाख माणसं मरत असतील युद्धात पवित्र पावन स्वर्गाला पोचत असतील काही हत्ती मरत असतील काही घोडे मरत असतील काही रथ मोडून पडत असतील हे सगळं आवराय करता एक दिवस त्याच्यानंतर परत युद्ध परत आवराय करता एक दिवस परत युद्ध अशा प्रकारे हे युद्ध एका दिवसा आड झालं आणि अशा प्रकारे ते छत्तीस दिवस चाललं काय भगवान अर्जुन युद्ध झाल्यानंतर म्हणे झोपायचा विश्रांती घ्यायचा पण भगवान श्रीकृष्ण त्या रथाची डागडुजी करायची त्या घोड्यांना खायला घालायचं त्यांना झालेल्या जखमा भरून आणण्यासाठी औषधोपचार करायचे त्यांना खरारा करायचा हे सगळं भगवान त्या अर्जुनाची अशा प्रकारे सेवा करीत होते काय फार गोष्टीत मी जात नाही पण एक अशी गोष्ट आहे कुणीतरी विचारलं एवढा तुमचा अर्जुन सखा अर्जुन सखा का हो एवढं प्रेम का तुमचं त्याच्यावरती काय म्हणाले भगवान जा म्हणाले तो झोपलाय ना त्या झोपलेल्या त्याच्या अर्जुनाच्या केसाला काल लावा त्या केसाला काल लावल्यानंतर त्याच्यात कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण असा ऐकायला आलं आता भगवान म्हणतात अनन्यास माम ये जनात पर्युपासते तेशाम नित्याभियुक्ताना योगक्षेमम महाम्याम अहो त्याचा जर तो योगक्षेम चालवता तर युद्धात त्याचं रक्षण करणार नाहीत युद्धात त्याचं सगळं सेवा करणार नाहीत अर्जुन झोपलेला पण त्या रथाची सगळी डागडुजी करून त्याचं सगळं व्यवस्थित करून रथ परत तयार ठेवणे घोडे तयार ठेवणे हे सगळं काम स्वतः भगवान करत होते एवढी त्यांच्यावर अर्जुनावर प्रीती होती असे हे भगवान हे काय इथं म्हटलेलं नाही पण मला हे चित्र डोळ्यापुढे आणता येत नाही का हो भगवान श्रीकृष्ण भगवान सुद्धा काय हो श्रीकृष्ण श्रीकृष्ण त्या रथाची कुठं काय आरी निघालेली आहे कुठं काय त्याला खोच लागलेली आहे ती दुरुस्त करायची त्याचे लगाम व्यवस्थित आहेत ना त्याची चाक व्यवस्थित फिरतात ना आऱ्या व्यवस्थित आहेत का हे सगळं बघताय त्या घोड्यांना सुद्धा काय जखमा होत नसतील का त्यांना औषधोपचाराची जरुरी नसेल का तसा औषधोपचार करायचा त्यांची सेवा करायची त्यांना खायला घालायचं हे सगळं प्रत्यक्ष भगवान करतायत कल्पनेनं आपल्याला पाच हजार वर्ष मागे जाता येणार नाही आपल्याला नाही कल्पना करता येत आणि अशा भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मरणासन्न असलेल्या माझी प्रीती निर्माण हो असं म्हणण्याचं स्मरण मला राहील का दररोज जर मी हे स्मरण केलं दररोज जर मी अशा प्रकारे किंवा माझा एक प्रकारचा क्रम ठरवून मी जर स्मरण केलं तर भगवान म्हणतात मला अशा भक्ताची चाड आहे तो विसरला तरी मी त्याला स्मरण करून देतो मरण समयी मरणासन्न असताना ददामी बुद्धी योगमतम त्याला माझं स्मरण व्हावं अशी बुद्धी मी स्वतः त्याला देतो असं भगवान म्हणतात अशा या अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणाऱ्या या भगवंतांच्या वरती माझी प्रीती राहो असं मागणं मागतायत माझ्या आयुष्यात भगवंत केव्हा केव्हा आले कसे कसे आले एक तर माझ्या आयुष्यात आले का हो भगवंत का सगळं माझ्या दृष्टीनं मी केलं भगवंतानी काही केलंच नाही का त्यांचं स्मरण करण्यासाठी काय आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मला माझ्या संसाराच्या स्मरणाच्या निमित्ताने भगवंतांचं स्मरण व्हावं असं काय झालं माझ्या आयुष्यात आतापर्यंत असं म्हटलं तर काय आठवेल हो यांनी इतकं सगळं स्मरण सुंदर केलेलं आहे भीष्माचार्याने आणि समोर उभे आहेत समोर उभे आहेत त्यावेळेला तर युद्ध चाललेलं नव्हतं तिथं ते प्रसन्न मुद्रेत आणि सुंदर चतुर्भुज रूपात असतील किंवा साध्या रूपात असतील असे होते पण आठवतायत मात्र ते विरोचित रणभूमीवरचा हा अवतार आठवता आठवतायत सगळा आणि म्हणतात मला तुमची अशा तुमची अशा तुमची मला अनवद्या भक्ती प्राप्त हो माझ तुमच्यावरती असं मरणासन्न अवस्थेत प्रेम राहो कोण देणार होय मला मला डॉक्टर स्मरण घडवून आणतात का मला त्यांच्या नर्स स्मरण घडवून भगवंतांचं आणतात का मला माझे नातेवाईक त्यांचं स्मरण करवतील का मरणसमयी का प्रत्यक्ष भगवंतच स्मरण करवणार मग मी ही प्रार्थना करायची कुणाला की